Two lesson number thirty 34. Saroj रोज पहाटे उठते पहाटे उठून ती फिरायला जाते दीपक पण पहाटे उठतो पण तो फिरायला जात नाही तो उठून अभ्यास करायला लागतो दिवस उजाडेपर्यंत तो अभ्यास करतो अभ्यास संपवून तो चहा पितो मग आंघोळ करायला जातो दहा वाजता जेवून तो शाळेत जातो त्याच्या शाळेत विद्यार्थी भाषा शिकायला येतात ते मराठी गुजराती किंवा सिंधी भाषा बोलायला लिहायला आणि वाचायला शिकतात त्याच्या शाळेतले सर्व विद्यार्थी भारतीय आहेत पण कधी कधी त्याच्या शाळेत परदेशी विद्यार्थीही भाषा शिकायला येतात दीपकच्या शाळेचं ग्रंथालयही छान आहे विद्यार्थी ग्रंथालयातली पुस्तक घरी वाचायला नेतात दीपकची शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटते शाळेतून दीपक घरी येतो आणि चहा पिऊन फिरायला जातो दीपकची आई भाजी आणायला जाते आणि त्याची बहीण सरोज मैत्रिणीकडे टीव्ही पाहायला जाते दीपकचे वडील मित्रांकडे गप्पा मारायला जातात थोड्या वेळाने त्याची आई घरी येऊन स्वयंपाक करायला लागते दीपक सुद्धा घरी येऊन अभ्यास करायला लागतो रात्री नऊ वाजता जेवून दीपक झोपायला जातो लिसन अँड रिपीट सरोज रोज पहाटे उठते सरोज रोज पहाटे उठते पहाटे उठून ती फिरायला जाते पहाटे उठून ती फिरायला जाते दीपक पण पहाटे उठतो दीपक पण पहाटे उठतो पण तो फिरायला जात नाही पण तो फिरायला जात नाही तो उठून अभ्यास करायला लागतो तो उठून अभ्यास करायला लागतो दिवस उजाडेपर्यंत तो अभ्यास करतो दिवस उजाडेपर्यंत तो अभ्यास करतो अभ्यास संपवून तो चहा पितो अभ्यास संपवून तो चहा पितो मग आंघोळ करायला जातो मग आंघोळ करायला जातो दहा वाजता जेवून तो शाळेत जातो दहा वाजता जेवून तो शाळेत जातो त्याच्या शाळेत विद्यार्थी भाषा शिकायला येतात त्याच्या शाळेत विद्यार्थी भाषा शिकायला येतात ते मराठी गुजराती किंवा सिंधी भाषा बोलायला लिहायला आणि वाचायला शिकतात ते मराठी गुजराती किंवा सिंधी भाषा बोलायला लिहायला आणि वाचायला शिकतात त्याच्या शाळेतले सर्व विद्यार्थी भारतीय आहेत त्याच्या शाळेतले सर्व विद्यार्थी भारतीय आहेत पण कधी कधी त्याच्या शाळेत परदेशी विद्यार्थीही भाषा शिकायला येतात पण कधी कधी त्याच्या शाळेत परदेशी विद्यार्थीही भाषा शिकायला येतात दीपकच्या शाळेचं ग्रंथालयही छान आहे दीपकच्या शाळेचं ग्रंथालयही छान आहे विद्यार्थी ग्रंथालयातली पुस्तक घरी वाचायला नेतात विद्यार्थी ग्रंथालयातली पुस्तक घरी वाचायला नेतात दीपकची शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटते दीपकची शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटते शाळेतून दीपक घरी येतो शाळेतून दीपक घरी येतो आणि चहा पिऊन फिरायला जातो आणि चहा पिऊन फिरायला जातो दीपकची आई भाजी आणायला जाते दीपकची आई भाजी आणायला जाते आणि त्याची बहीण सरोज मैत्रिणीकडे टीव्ही बघायला जाते आणि त्याची बहीण सरोज मैत्रिणीकडे टीव्ही बघायला जाते दीपकचे वडील मित्रांकडे गप्पा मारायला जातात दीपकचे वडील मित्रांकडे गप्पा मारायला जातात थोड्या वेळाने त्याची आई घरी येऊन स्वयंपाक करायला लागते थोड्या वेळाने त्याची आई घरी येऊन स्वयंपाक करायला लागते दीपक सुद्धा घरी येऊन अभ्यास करायला लागतो दीपक सुद्धा घरी येऊन अभ्यास करायला लागतो रात्री नऊ वाजता जेवून दीपक झोपायला जातो रात्री नऊ वाजता जेवून दीपक झोपायला जातो ड्रिल्स रिपीटेशन इज मी संध्याकाळी फिरायला जातो मी संध्याकाळी फिरायला जातो मी संध्याकाळी फिरायला जाते मी संध्याकाळी फिरायला जाते आम्ही संध्याकाळी फिरायला जातो आम्ही संध्याकाळी फिरायला जातो तू शाळेत जायला निघतोस तू शाळेत जायला निघतोस तू शाळेत जायला निघतेस तू शाळेत जायला निघतेस तुम्ही शाळेत जायला निघता तुम्ही शाळेत जायला निघता तो सिनेमा पाहायला जातो तो सिनेमा पाहायला जातो ते सिनेमा पाहायला जातात ते सिनेमा पाहायला जातात ती नाटक पाहायला जाते ती नाटक पाहायला जाते त्या नाटक पाहायला जातात त्या नाटक पाहायला जातात ते टेबलावर चढायला शिकत ते टेबलावर चढायला शिकत ती टेबलावर चढायला शिकतात ती टेबलावर चढायला शिकतात आपण पुस्तक वाचायला आणतो आपण पुस्तक वाचायला आणतो मोहन पुस्तक वाचायला बसतो मोहन पुस्तक वाचायला बसतो मीना पुस्तक वाचायला नेते मीना पुस्तक वाचायला नेते मी अभ्यास करायला लागतो मी अभ्यास करायला लागतो मी अभ्यास करायला लागते मी अभ्यास करायला लागते आम्ही अभ्यास करायला लागतो आम्ही अभ्यास करायला लागतो तू पत्र लिहायला लागतोस तू पत्र लिहायला लागतोस तू पत्र लिहायला लागतेस तू पत्र लिहायला लागतेस तुम्ही पत्र लिहायला लागता तुम्ही पत्र लिहायला लागता आपण सायकल चालवायला लागतो आपण सायकल चालवायला लागतो तो पुस्तक वाचायला लागतो तो पुस्तक वाचायला लागतो ते पुस्तक वाचायला लागतात ते पुस्तक वाचायला लागतात ती स्वयंपाक करायला लागते ती स्वयंपाक करायला लागते त्या स्वयंपाक करायला लागतात त्या स्वयंपाक करायला लागतात ते शिकार करायला लागत ते शिकार करायला लागत ती शिकार करायला लागतात ती शिकार करायला लागतात सरोज माझ्याकडे गप्पा मारायला येते सरोज माझ्याकडे गप्पा मारायला येते तू कमल बरोबर बाजारात जायला निघतोस तू कमल बरोबर बाजारात जायला निघतोस आई काम करायला लागते आई काम करायला लागते त्या अभ्यास करायला बसतात त्या अभ्यास करायला बसतात ते अभ्यास करायला लागतात ते अभ्यास करायला लागतात मुलं रात्री झोपायला जातात मुलं रात्री झोपायला जातात लोक संध्याकाळी टीव्ही बघायला जमतात लोक संध्याकाळी टीव्ही बघायला जमतात आम्ही मराठी सिनेमा पाहायला जातो आम्ही मराठी सिनेमा पाहायला जातो ते फुटबॉल खेळायला लागतात ते फुटबॉल खेळायला लागतात Transformation drills. Transform the following sentences replacing root plus own with root plus ayala. तो आंघोळ करून नदीवर जातो तो आंघोळ करायला नदीवर जातो ती पुस्तक घेऊन ग्रंथालयात जाते ती पुस्तक घ्यायला ग्रंथालयात जाते सुहास अभ्यास करून मित्राकडे जातो सुहास अभ्यास करायला मित्राकडे जातो नीला स्टेशनवर जाऊन रिक्षा आणते नीला स्टेशनवर जायला रिक्षा आणते आम्ही सायकल आणून दुकानात जातो आम्ही सायकल आणायला दुकानात जातो मुलं बागेत खेळून फुगे घेतात मुलं बागेत खेळायला फुगे घेतात तू पेपर वाचून मैत्रिणीकडे जातेस तू पेपर वाचायला मैत्रिणीकडे जातेस तुम्ही टीव्ही बघून शाळेत जाता तुम्ही टीव्ही बघायला शाळेत जाता आपण पिशवी घेऊन बाजारात जातो आपण पिशवी घ्यायला बाजारात जातो त्या पत्र लिहून ऑफिसात जातात त्या पत्र लिहायला ऑफिसात जातात सुमतीबाई कपाटात पैसे ठेवून घरी जातात सुमतीबाई कपाटात पैसे ठेवायला घरी जातात मी पाणी पिऊन घरात जाते मी पाणी प्यायला घरात जाते श्रीकांत फळा पुसून डस्टर हातात घेतो श्रीकांत फळा पुसायला डस्टर हातात घेतो श्रीयुत भावे गप्पा मारून बाहेर जातात श्रीयुत भावे गप्पा मारायला बाहेर जातात replace the verb in the present tense with root plus आयला प्लस लाग पुण्यात जून मध्ये पाऊस पडतो पुण्यात जून मध्ये पाऊस पडायला लागतो आई आता स्वयंपाक करते आई आता स्वयंपाक करायला लागते मुलं गाणी म्हणतात मुलं गाणी म्हणायला लागतात बाळ भात खात बाळ भात खायला लागत सीता काम करते सीता काम करायला लागते मोहन शाळेत जातो मोहन शाळेत जायला लागतो तारा मराठी बोलते तारा मराठी बोलायला लागते मुलं बागेत खेळतात मुलं बागेत खेळायला लागतात अमर तबला वाजवतो अमर तबला वाजवायला लागतो fill in the gaps drill fill the gaps with the form any appropriate root plus आयला संदीप भाजी मंडईत जातो संदीप भाजी आणायला मंडईत जातो श्रीयुत अभ्यंकर डोंगरावर जातात श्रीयुत अभ्यंकर डोंगरावर फिरायला जातात निर्मल पुस्तक मैत्रिणीकडे जाते निर्मल पुस्तक आणायला मैत्रिणीकडे जाते मी सात वाजता आंघोळ जाते मी सात वाजता आंघोळ करायला जाते आम्ही गप्पा अनिलकडे जातो आम्ही गप्पा मारायला अनिलकडे जातो तो फळा डस्टर आणतो तो फळा पुसायला डस्टर आणतो श्रीयुत दास मराठी शिकतात श्रीयुत दास मराठी बोलायला शिकतात मोहन चित्र खडू हातात घेतो मोहन चित्र काढायला खडू हातात घेतो त्या खुर्चीवर उशी आणतात त्या खुर्चीवर ठेवायला उशी आणतात ते चहा घरी जातात ते चहा प्यायला घरी जातात मांजराची पिल्ल झाडावर शिकतात मांजराची पिल्ल झाडावर चढायला शिकतात विजयाबाई मोटार शिकतात विजयाबाई मोटार चालवायला शिकतात विद्यार्थी अभ्यास लागतात विद्यार्थी अभ्यास करायला लागतात तुम्ही पत्र बसता तुम्ही पत्र लिहायला बसता आपण टीव्ही लागतो आपण टीव्ही बघायला लागतो सबस्टिट्यूशन रेल सबस्टिट्यूट शिकायला with the given verbs Kaushalya शाळेत मराठी भाषा शिकायला जाते बोल कौशल्या शाळेत मराठी भाषा बोलायला जाते लिही कौशल्या शाळेत मराठी भाषा लिहायला जाते वाच कौसल्या शाळेत मराठी भाषा वाचायला जाते ऐक कौसल्या शाळेत मराठी भाषा ऐकायला जाते सबस्टिट्यूट फिरायला विथ द फॉलोइंग फ्रेजेस तो रोज संध्याकाळी फिरायला जातो भाजी आण तो रोज संध्याकाळी भाजी आणायला जातो खेळ तो रोज संध्याकाळी खेळायला जातो सिनेमा पहा तो रोज संध्याकाळी सिनेमा पाहायला जातो पुस्तक वाच तो रोज संध्याकाळी पुस्तक वाचायला जातो गप्पा मार तो रोज संध्याकाळी गप्पा मारायला जातो सबस्टिट्यूट स्वयंपाक करायला विथ द फॉलोइंग फ्रेजेस ती स्वयंपाक करायला लागते अभ्यास कर ती अभ्यास करायला लागते औषध घे ती औषध घ्यायला लागते शाळेत ये ती शाळेत यायला लागते ऑफिसात जा ती ऑफिसात जायला लागते पाणी पी ती पाणी प्यायला लागते सबस्टिट्यूट काम करायला विथ द गिवन वर्ड्स तू माझ्याकडे काम करायला येतोस गप्पा मार तू माझ्याकडे गप्पा मारायला येतोस अभ्यास कर तू माझ्याकडे अभ्यास करायला येतोस जेव तू माझ्याकडे जेवायला येतोस चहा पी तू माझ्याकडे चहा प्यायला येतोस पेरू खा तू माझ्याकडे पेरू खायला येतोस सबस्टिट्यूट अभ्यास करायला विथ द गिवन वर्ड्स आम्ही अभ्यास करायला बसतो रेडिओ ऐक आम्ही रेडिओ ऐकायला बसतो टीव्ही पहा आम्ही टीव्ही पाहायला बसतो पत्र लिहित, आम्ही पत्र लिहायला बसतो भाजी चीर आम्ही भाजी चिरायला बसतो चित्र काढ आम्ही चित्र काढायला बसतो listen to the conversation Surendra संध्याकाळी तू काय करतोस संध्याकाळी मी फिरायला जातो माणिक दुपारी तू काय करतेस दुपारी मी थोडी विश्रांती घेऊन मग काम करायला लागते अतुल तुम्ही इथे काय शिकता आम्ही इथे मराठी भाषा बोलायला लिहायला आणि वाचायला शिकतो वैशाली तू शाळेतून घरी जाऊन काय करतेस मी शाळेतून घरी जाऊन हातपाय धुते चहा पिते आणि थोड्या वेळाने मैत्रिणीकडे खेळायला जाते दीपक तुझ्या घरी टीव्ही आहे का माझ्या घरी टीव्ही नाही माझ्या मित्राच्या घरी आहे तू टीव्ही पाहायला तुझ्या मित्राकडे जातोस का हो मी कधी कधी माझ्या मित्राकडे टीव्ही पाहायला जातो मनीष तू कधी ग्रंथालयात जातोस का हो मी रोज सकाळी ग्रंथालयात जातो तू ग्रंथालयात काय करतोस मी ग्रंथालयात खूप पुस्तकं वाचतो अभ्यासाची पुस्तकं वाचून मी नोट्स काढतो विनोदी पुस्तकं वाचताना मी खूप हसतो ग्रंथालयात बसून मी घरी यायला निघतो